चतुर्मी झालू आपुल्या भोवता भावे विनरिता फुंजंगी आता पुढे वाया जावे हे ते काही काम क्रोधे ठाई वास केला गुण दोष आली जगाचे अंतरा भूताच्या मत्सरावरी बुद्धी का म्हणे करू उपदेश लोका नाही झालो एका पडता दोष मी मोठा विद्वान झालो असे मी आपल्या ठिकाणी समजू लागलो आहे माझ्या अंगामध्ये हरिप्रेमाशिवाय व्यर्थपणे अभिमान शिरला आहे आता मला यापुढे वाया जावे लागणार की काय हे कसले नवल आहे कारण अभिमानाबरोबर कामक्रोधाधिकानेही अंतकरणामध्ये घर केले आहे मी अतिविद्वान झाल्यामुळे मला प्रत्येक पदार्थामध्ये हा चांगला हा वाईट असे गुणदोष दिसू लागले आहेत आणि त्यामुळे भूतांचा मत्सर करण्याकडे माझ्या बुद्धीची प्रवृत्ती होत आहे तुकाराम महाराज म्हणतात विद्वत्तेच्या अभिमानाने लोकांना जेवढा उपदेश करीत आहे पण मी मात्र दोषांच्या पलीकडे गेलो नाही धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी हे ते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी लटिके वचनो नाही देही उदासीनो मधुरावाणी ओटी तुका म्हणे वावपोट जे स्वतःच्या अंतकरणामध्ये दयाशील असतात तेच या संसारामध्ये धन्य असतात खरे तर या साधू संतांचे घर वैकुंठच असते पण ते इतरांवर उपकार करण्यासाठी या जगामध्ये अवतार घेत असतात यांना खोटेपणा अजिबात माहीत नसतो ते स्वतःच्या देहासंबंधी उदासीन झालेले असतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ओठामध्ये अमृतासारखी मधुर वाणी असते आणि पोटामध्ये अनेकांचे गुणदोष साठवण्या इतका मोठा अवकाश असतो कांडिल्या कुटिल्या होतो मांडा आळसे धोंडा पडतसे राग नको धरू मनी गांड मनी सांग तू तर टापुडे बरे नाचे सुते काचे मुसळू तुका म्हणी काठी सारू करी फारू शहाणी चांगलं कांडून घेतल्याशिवाय कुठून घेतल्याशिवाय घवाचा मांडा करता येत नाही त्याप्रमाणे कोणतेही काम साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते आणि प्रयत्न करण्यामध्ये जर आळस केला तर त्या कामावर दगड पडतो धोंडा पडतो म्हणजे ते काम होत नाही तू माझ्या बोलण्याचा मनामध्ये राग धरू नकोस तुला मी हे गुह्य सांगत आहे प्रयत्न केल्यामुळे तरटाच्या फोकापुढे मठ असलेला घोडा सुद्धा नाचू लागतो सुताने सुद्धा मुसळ काचत असते म्हणजे त्याला कच पडतात तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख मनुष्याला शहाणं करण्यासाठी काठीचाच उपयोग होतो काठीचा मार दिला म्हणजे ते शहाणे होतात म्हणून मूर्खांच्या बाबतीत काठीच असणे मुख्य आहे किंवा योग्य आहे त्याप्रमाणे कोणतेही असाध्य वाटणारे काम साधण्यासाठी प्रयत्न हा मुख्य आहे कळो येते तरी कानोई पडती गोवे भ्रमाची जाणताची होतो घातू परिसा मातो देवाही अविसासाठी फासा मानू पाडी धन इच्छाती तुका म्हणी होणार खोटे कर्म मोठे बळीवंत खरं काय आहे हे माहीत असून सुद्धा हे समजत असून सुद्धा लोक भ्रमामध्ये गुंतून पडतात देवा खरे काय आहे याची जाणीव त्यांना असते परंतु तरी सुद्धा त्यांचा घात कसा काय होतो ती ऐका जसे आमिष पाहून मासा फासामध्ये अडकला जातो त्याप्रमाणेच धनाच्या लालसेने लोक त्यामध्ये गुरफटून जातात तुकाराम महाराज म्हणतात कर्म हे फार मोठे बलवान असते त्यामुळे कर्मानुसार होणाऱ्या गोष्टी काही चुकत नाहीत मोकळे मनोरस आळवानी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा भागे जावे तरी त्यानी नमन नम्रता अंगी नेघे रंगी पालट तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावे संतोषी त्याचे मन मोकळे निष्कपट आणि वाणी मधुर आणि रसाळ आहे तोच सर्व गुणांनी संपन्न आहे त्यालाच खरी लक्ष्मी खरी श्रीमंती म्हणतात ज्याने ही श्रीमंती मिळवली असेल त्यानेच या जगामध्ये भाग्यवंत होऊन जगावी त्याच्या अंगी नमन करण्याची व्रती असते आणि नम्रताही असते या दोन गुणांचा जर त्याच्याजवळ वास असला मग ती त्याची स्थिती कधीही पालटत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याचे नाव एवढे मोठे असते की त्याच्या नावानेच सर्वांना संतोष होतो सेवटीची विनवणी संतजनी परिसावी विसरतू न पडावा माझा देवा तुम्हासी पुढे फार बोलू काही अवघे पायी विदितो तुका म्हणी पडिलो पाया करा छाया कृपेची हे साधू संतानो माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे ती तुम्ही ऐका तुम्हाला आणि देवाला कधी माझा विसर पडू देऊ नका यापुढे आम्ही अधिक काय सांगावी तुमच्या पायाजवळ सर्व सांगितले असल्यामुळे तुम्हाला ते सर्व काही माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडलो आहे तुम्ही माझ्यावर कृपेची छाया धरा करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो काय मी पामरो जाणे भेदू वधवी गोविंदो तेची वदे निमित्त मापाशी बैसवलऊ आहे मी तो काही नव्हे स्वामी सत्ता तुका म्हणी आहे पायिकची खरा वागवितो मुद्रा नामाचीही मी रसिकपणाने मी जे काही कवित्व करीत आहे हा मोठा कवित्व करतोय असे तुम्ही जर म्हणाल परंतु खरी अवस्था अशी आहे की या कवित्वाची वाणी ही माझ्या पदरची नाही हा सर्व कवितेचा प्रकार माझ्या युक्तीचा नाही मला तो विश्वंभर बोलवतो आहे त्याच्याकडूनच मला बोलवले जाते त्याच्याशिवाय मी पामर निरनिराळ्या शब्दांचे अर्थ आणि त्यांचे भेद सुद्धा जाणत नाही तो एक गोविंद जे माझ्याकडून वदवतो तेच मी बोलतो आहे मी फक्त माप टाकण्याच्या निमित्ताचे पात्र बनलो आहे या कामी मी खरे तर कुणीच नाही त्या स्वामीचीच ही सर्व काही सत्ता आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या देवाचा खराखुरा आणि प्रामाणिक असा सेवक आहे त्याच्याच नामाची चिन्हे माझ्या अंगावर वागवतो आहे आणि मी त्याच्या नामाच्या मुद्रेने अंकित झालेलो आहे आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे ऐसे तवा सांगितले नाही देवी म्हणा राम राम टाळी वाजवा ते नाचा डोला प्रेमी आपुलिया सोहिते सहज घडी तयारच करणे ते काही अग्नीचे भातुके हात पाळीता का पायी येथे नाही लाज भक्ती भाव लौकिको हा या घडे ब्रह्मात्या पातको दया दैसा भाव निरोपण करावा येथे नाही ताड ताळ विताळ या देवा सदैव ज्या कथा काळ घडे श्रवणू तुका म्हणे येर जन्म आले पाषाणू आम्ही फक्त देवाचे नामस्मरण करावं आणि तुम्ही मात्र काहीही म्हणू नये हा प्रकार आमच्या देवाने सांगितलेला नाही यासाठी तुम्ही मुखाने रामराम म्हणा हाताने टाळ्या वाजवा आणि तुमच्याच हितासाठी प्रेमाने प्रभूसाठी नाचा गा डोला असं केल्याने प्रभूची प्राप्ती सहज होणार आहे तिच्याविषयी आळस का म्हणून करता आपल्या हातापायांना का बरे जपून ठेवता शेवटी त्यांचे खाद्य अग्निसच होणार आहे मग त्यांचा उपयोग हरिभजनामध्ये तुम्ही का करीत नाही या भक्तिभावाच्या ठिकाणी तुम्हाला लाज कसली वाटते आणि लौकिकाची पर्वा का करता या ठिकाणी जो कुणी हसेल त्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल जसा ज्याचा भाव असेल त्या प्रकारे त्याने भक्तीने प्रतिपादन करावे या ठिकाणी देवास भजनामधील तालाची किंवा बेतालाची पर्वा मुळीच नसते त्याचा भाव हाच मुख्य असतो हरिकथेच्या वेळेला ज्याला श्रवण करते तो निश्चितच सुदैवी असतो तुकाराम महाराज म्हणतात हरिभजन न करणारे जे दुसरे लोक आहेत ते मनुष्याच्या जन्माला येऊन जणू काही दगडच आहेत देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंधले जागे देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मूल काही दुबळा तुका भावे विनू उधारा देव घेतला ऋणू संत तुकाराम महाराज लोकांना सांगतात लोक हो तुम्ही कोणी देव घ्या असे घर विचारित तो तुमच्याजवळ आलेला आहे लोक म्हणू लागले आम्हाला देव नको कारण आमच्याकडची माल साठवून ठेवण्याची अंतकरणामधील जागाच शिल्लक नाही कारण ती विषयाने भरून गेली आहे त्यामुळे देव ठेवायला जागाच शिल्लक नाही हे लोकांचे उत्तर ऐकून महाराज स्वतःशीच म्हणतात या लोकांचे काय करावे देवाला फार मंदी आली आहे देवाचा भाव कमी झाला नव्हे जणू काही नाहीसाच झाला आहे पुन्हा ते लोकांना सांगतात की लोक हो देव फुकट घ्या तुम्हाला एक पैसा सुद्धा किंमत द्यावी लागणार नाही मग देवाला घ्यायला तुम्हाला काय हरकत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा भक्ती ही नाही त्यामुळे एकही पैसा न देता काहीही अर्पण न करता संतापासून ऋण काढून मी हा उधार देव घेतलेला आहे विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावी हे राणी वावे भारमाथा साधने संकटे सर्वा लागी सिनो वावा लागे क्षिनो अहम मानू भाव हा कठीण वज्र हे भेदवे परी न छेदवे माया जाळू तुका म्हणी वर्म भजनेचे सापडे हे राशी तो पडे ओस दिशा सर्व जग हे विष्णुमय आहे विष्णूने ईश्वराने भरलेले आहे याची जाणीव फक्त विष्णू भक्तांनाच वैष्णवांनाच असते इतरांनी फक्त शुष्क ज्ञानाचे ओझे आपल्या डोक्यावर व्हावे अनेक प्रकारच्या साधनांच्या संकटाचा सीन मात्र सहन करावा लागतो तेव्हा मुख्यतः अभिमान गळून जाणे हेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे पण अहंकाराचा भाव अतिशय कठीण आहे एखाद्या वेळेला इंद्राच्या वज्राचा भंग करता येऊ शकेल पण या मायाजयाचा भंग करणे अवघड गोष्ट आहे तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे वर्म केवळ भजनामुळेच कळते आणि ती हाताशी येते ते सापडते इतरांना मात्र सर्व दिशा शून्य होतात ओस होऊन जातात त्यांच्या हाती काही सापडणार नाही कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल वैराग्याचे बळी साही खळ जिनावी उरेल नातुरी तुका करी बोभाटू देव स्वतः होऊन कीर्तनाची गोडी निवडतो आणि तो अनुभवतो या गोडीचे कोणीतरी अधिकारी व्हा हरी तुम्हाला ती गोडी देईल कीर्तनाच्या गोडीचा अनुभव घेण्यासाठी अंगात वैराग्याचे बळ असावे लागते आणि काम क्रोध लोभ मोह मध मत्सर या सहा शत्रूंचे निर्धारण करून त्यांना जिंकावे लागते तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाच्या गोडीची मागणी करणारे संत पुष्कळ असल्यामुळे तुम्हाला देण्यासाठी देवाजवळ काही शिल्लक राहणार नाही यासाठी प्रथम तुम्ही अधिकारी व्हा आणि देवाजवळ गोडी मागा किंवा गोडीचा अनुभव तुम्हाला आल्यावर संचित प्रारब्ध आणि क्रियमान यापैकी काही उरणार नाही असे त्याचे फल असल्यामुळे तुम्ही त्या गोडीचे अधिकारी व्हा असे तुम्हाला मी गर्जना करून सांगित आहे या वाचा म्हणू ठेविले घालू घेतले तुझे रिन जोडी लागे अवघे आली आत पोटा पडिले तिथे सारुनी निश्चिंत झालो देवा द्यावयास याचा नाही तोळा मासा आधीच मवेशा तुझ ठावी तुझ्या रेने गेली बहुत बांधून झाले वजहून थोर थोर का म्हणे तुझे खती जे गुंतले करुणी आपुले घेई देवा देवा माझी काया माझी वाचा माझं मन या सर्व गोष्टी मी तुमच्यापाशी घाण ठेवलेल्या आहेत आणि तुझ्या प्राप्तीसाठी मी कर्ज काढलेले आहे आता माझ्या पोटात सर्व काही सामावून पुरे झाले आहे त्यामुळे मी आता अगदी पूर्णपणे निवांत आणि निश्चिंत झालो आहे देवा यापुढे तुला देण्यासाठी म्हणून माझ्याजवळ तोळा मासा सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही आणि यापूर्वीची सर्व हकीकत तुम्हाला माहीतच आहे देवा तुझ्या या प्रकारच्या ऋणाने कितीतरी लोक बद्ध होऊन गेलेत ते सर्व माझ्यापेक्षा कितीतरी थोरथोर आहेत तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या कर्ज रोख्यासारख्या कागदपत्रामध्ये जे गुंतून पडले आहेत त्यांना तू आपलेशे करून घे धुर्वक अभंग अठ्ठावीस करेशी की न करेशी माझा अंगीकारू हा मज विचार पडिला देवा देशी की न देशी पायांचे दर्शन म्हण मन स्थिर नाही बोलशी की न बोलशी मज सवे देवा म्हणून या जीवा भय वाटे होईल की न होय तुझ माझा आठवू पडिला संदेह हाची मज तू का म्हणे मी तो कमाईचे हिनो म्हणून शिन करी देवा देवा तू माझा स्वीकार करशील किंवा न करशील असा मला माझ्या मनामध्ये विचार पडलेला आहे तू तुझ्या पायाचे दर्शन देशील किंवा न देशील अशा शंकेने माझे मन अस्थिर झालेलं आहे अशांत झालेलं आहे तू माझ्याशी बोलशील किंवा न बोलशील या संशयाने माझ्या मनाला भीती वाटत आहे तुला माझी आठवण होईल किंवा न होईल या शंकेने मी व्यथित बनलोय तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी कमाई अत्यंत अल्प आहे कमी आहे माझ्याकडून मेहनतही फार होत नाही म्हणून माझ्या मनाला फार क्षीण होत आहे ऐसा माझा कोण आहे भिड भारू नावाचा मी फार वाया गेलो काय सेवा रुजू आहे सत्ता बळू ते मजरावळ कृपा करे काय याती शुद्ध आहे कुळ कर्म तेने पडे वर्म तुझे ठाई हो न तपो निधो दान धर्म शिडू अंगी एक बळ आहे सत्ता तुका म्हणे वाया झालो भूमी भारू होईल विचार काय नेनो असा एवढा मोठा कोण थोर आहे की ज्यामुळे माझी भीड ध्यानात ठेवून तो माझे काम करील उलट मी तर वाया गेलेला असा मनुष्य आहे ईश्वराच्या चरणावर माझी सेवा रुजू झालेली आहे की नाही का त्याच्यावर सत्ता करीन असे बळ तरी माझ्याजवळ कुठं आहे माझी याती शुद्ध आहे की कुळ पवित्र आहे काय म्हणून तुझे रहस्य माझ्या ध्यानामध्ये यावे मी काय असा मोठा तपस्वी आहे की दानधर्म मनोभावे करणार आहे माझ्याजवळ कुठं सत्ता आहे किंवा बळ आहे तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जन्माला येऊन मी फक्त भूमीला बाहेर राहिलो आणि माझ्या आयुष्याची अखेर काय होणार हे मला माहीत नाही साच मज काय कळू नये देवा काय तुझी सेवा काय नव्हे करावी ते बरे जेने समाधानू सेवा भेवन न बोलावे शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी तरची हे देई निवडून उचित अनुचित कळो आली गोष्टी तुझे कृपा दृष्टी पांडुरंगा तुका म्हणे मज पाया सवे चाडू सांगशी ते गोड आहे मजू देवा खरोखर काय आहे हेच मला माहीत नाही मी तुझी खरोखर सेवा करतोय की नाही हे मला माहीत नाही ज्या गोष्टीमुळे माझं समाधान होईल देवा तेच तुम्ही करा नाहीतर मी न बोलता रानामध्ये वनामध्ये एकांतामध्ये निघून जाईल आणि एकांतवासात राहील हीच गोष्ट उत्तम आहे असे मला वाटते ज्यामुळे माझा भाव तुझ्या पायावर शुद्धपणाने समर्पित होऊन जाईल अशा प्रकारचं काहीतरी निवडून माझ्याजवळ दे पांडुरंगा तुझ्या कृपेमुळे योग्य काय अयोग्य काय हे मला चांगले समजून आले आहे तुकाराम महाराज म्हणतात मला तुमच्या पायांची एक इच्छा राहिलेली आहे तू जे काही मला सांगशील ते सर्व काही मला गोडच वाटेल नाही टाळलो परे वाटे भयो करावे ते काय न कळता जनव नामा समानचे झाले काम क्रोध गेले पावटने षडवर्मी शत्रू जिंतिले अनंता नामाची या सत्ता बळे तुझ्या मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा स्वामी करी शिरसा पाळावी ते म्हणून तुका पायो पायू वचनाची पाहे वास एका जेव्हा मी काही माझ्या आयुष्याला कंटाळलो नाही पण काय करावे आणि काय करू नये या संभ्रमामध्ये मी असल्यामुळे मला भीती वाटते आहे मी भयभीत झालोय वनामध्ये राहणं किंवा जनामध्ये राहणं हेच दोन्ही आम्हाला सारखंच वाटू लागलंय आणि कामक्रोधांना आम्ही आमच्या घराच्या पायऱ्या केल्या आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे जिंकलेला आहे हे अनंता तुझ्या नामाच्या सत्तेमुळे आम्ही कामक्रोधादी सहा उर्मी म्हणजे हे षडरूपू जिंकलेले आहेत स्वामीची आज्ञा शिरसावंदे मानून ती आज्ञा मी पाळावी हाच आम्हा सेवकांचा धर्म आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुमची ती पवित्र पावले पाहून त्यावर लक्ष ठेवून तुमच्या कृपेच्या वचनांची वाट पाहत उभा आहे वाया विन वाढविला हा लौकिको हा निकाल टिक वाद दोघा नाही ऐसा झाला देव माझ्या मते भुकेले जेविते काय जाणे शब्द ज्ञाने गौरविले हे वैखरी सातते अंतरी बिंबेची नाम झालो परदेशी गेले दोन्ही ठायू संसार ना पायू तुझे देवा तू का म्हणी मागे कळो येते ऐसे न घेतो हे पिसे लावून या देवानी फुकटच लौकिक फार वाढवला असे मला वाटते धड प्रपंच नाही आणि धड परमार्थ नाही असे होऊन गेल्यामुळे या दोघांचा वाद लटकाच ठरलेला आहे आता माझ्या मनाला असे वाटत आहे की या जगामध्ये देव नाही मग तो भुकेल्यांचे जीवित जाणणार तरी कसे उगीच मी आपली वाणी शब्द रूपाने गौरवून पाहिली आणि ईश्वराच्या रूपाचे खरेखुरे बिंब त्यामध्ये उमटलेले मला दिसले नाही अशा प्रकारचा देवा मी परदेशी झालो दोनही मार्ग माझे चुकले धड परमार्थ नाही आणि संसारही नाही तुझ्या पायापासून असा मी अंतरलो तुकाराम महाराज म्हणतात की देवा असं जर मला पाठीमागच समजलं असतं तर तुझ तुझ्या पायाचं हे वेद मी स्वतःला लागूनच घेतलं नसतं न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती परी जातो चित्ती चरण कमळ आगमाचे वेद मी तो काय जाणे काळ तो चिंतने सारी तसे काही नेने परी तो दास होईल त्याचा त्यास अभिमानू संसाराची सोय सांडीला मार्ग दुराविले जग एका घाई मागी न्या लागाचे केले शे खंडनो एकाएकी मन राखिले तुका म्हणी अगा देवी वरा भक्त करुणा करा सांभाळावे जेव्हा मला तत्वज्ञान माहीत नाही माझी मती मूड आहे परंतु सातत्यानं माझ्या चित्तामध्ये तुझ्या चरण कमळाचे मी चिंतन करीत असतो वेदशास्त्रांचे भेद मला माहीत नाहीत पण मी तुमच्या चिंतनात काल कसा तरी घालवतो आहे मी तसे काही जाणत नसतो तरी सुद्धा मी तुझा दास म्हणून घेत आहे याचा अभिमान ज्याचा त्याने धरायला हवा संसारामधील सर्व इच्छा सोडून देऊन तो मार्गही मी टाकून दिला आहे अशा प्रकाराने एका घावाने मी या जगाचा संबंध तोडून टाकला आहे मागच्या जन्मीच्या कर्माच्या लाभाचे सुद्धा मी खंडन केले आहे आणि मी माझे एकाएकी मन रक्षण करून ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे रुक्माईच्या वरा भक्तावर करुणा करणाऱ्या देवा तुम्ही मला सांभाळा हे तुले करी देवा ऐके हे वचनो समूळ अभिमान जाळी माझा ही तुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ देखी हे तुके करी देवा विनवितो तुझ संतांचे चरण रज वंदी माथा की तू के करी देवाय के हे मातू हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री म्हणत या भावी तारी पंढरीनाथा तू का म्हणी आता शरणालू देवा माझे हे वचन तू ऐक आणि माझ्यासाठी एवढी तरी गोष्ट कर माझा हा देहाभिमान समूळ जाळून टाक देवा तू एवढं कर आणि माझी ही गोष्ट ऐक मी सर्वत्र समदृष्टीने तुला पाहावे अशा प्रकारची दृष्टी मला दे आणि एवढी कृपा माझ्यावर कर हे देवा निदान तू एवढे तरी कर संतांच्या चरणावरची धूळ माझ्या माथ्यास लागेल असे तू कर अशा प्रकारची मी तुला विनंती करीत आहे हे पंढरीनाथा तर एवढे तरी कर माझ्या हृदयामध्ये रात्रंदिवस तू निवास कर भगवंता मी आता तुला पूर्णपणे शरण आलोय तू कोणत्याही मार्गाने पण माझ्यावर कृपा कर आणि मला तारून ने तुझा दासाईचा म्हणते लोक पाळू म्हणवणी सांभाळू करी माझा अनाथाचा नाथू तो पावनू हे आता जतन करीनामू माझे गुणदोष पाहता न लगी ऐसे माझे चित्त मजगवाही, नेने तुझी कैशी करावी हे सेवा जानशी तू देवा अंतरीचे तू का म्हणे तू या कृपेचा सिंधू तोडी भवबंधू माझा देवा मी तुझा देवा दास आहे आता असे सर्व प्रमुख लोक बोलत राहिलेले आहे तरी तू माझा सांभाळ करावास देवा तू अनाथांचा नाथ आहेस त्यांच्यावर तू कृपा करणारा दयाळू आहेस पापी लोकांचा सुद्धा उद्धार करणारा तू पतित पावन आहेस आणि ही जी तुला दुर्दावली नावे जी दिलेली आहेत ती तुझी तुलाच सांभाळावी लागणार आहे माझ्या गुणदोषाकडे पाहशील तर त्यांचा अंत लागणार नाही माझे चित्त याविषयी मला ग्वाही देत आहे तेव्हा तुझी सेवा कशी करावी हे सुद्धा मला नीटपणे माहीत नाही पण तू माझ्या मनातील भाव मात्र नेमकेपणाने जाणतोस तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता तू कृपेचा सागर आहेस आणि माझे हे भवसागराचे बंधन ताबडतोब तोडून टाक ते कायो ते कायो ध्यावे तुझे पायो हे ते सारू करावे ते कायो न करावे ते कायो घ्यावे तुझे पायो हेचे सारू बोलावे ते कायो न बोलावे ते कायो ध्यावे तुझे पायो हेची सारू जावे ते कोठे न जावे ते आता बरवे आठविता नाम तुझे तू का म्हणे तू करीशी ते सोपे पुण्ये होती पापे अमुच्या मते काय जाणावे आणि काय न जाणावे हे काही समजत नसल्यामुळे तुझ्या पायावर मी मस्तक ठेवावे हेच तात्पर्य आहे आणि हेच खरे सार आहे काय करावे आणि काय करू नये या संभ्रमामध्ये न पडता तुझ्या पायाचे चिंतन करावे हेच एक मर्म आहे काय बोलावे आणि काय बोलू नये या संशयाच्या गर्तेमध्ये न अडकता तुझ्या पायावर आपले मस्तक नमवावे हेच एक सार आहे कुठे जावे आणि कुठे जाऊ नये या संभ्रमात न राहता तुझे नाव आठवणे तुझ्या नामाचे चिंतन करणे हीच एक चांगली गोष्ट आहे तुकाराम महाराज म्हणतात की देवा तू जे जे काही करतोस ते सोपेच वाटते पुण्यमय वाटणारी अशा प्रकारची जी पाते आहेत ते आमच्या हातून होतात पण तू असा आहेस म्हणून सर्व निभावले जाते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भावू मी भक्त तू देव ऐशे करी दावी मज गोपिका रमणा विन चरणावरी माथा पाहुनी श्रीमुखू देईन आलिंगनो जिवे निंबलोन उतरिन पुसता सांगीन गुज मातू बैसोनी एकांत सुख गोष्टी तुका यासी न लावी उशिरू माझे अभ्यंतर जाणून या मला कुठलंही ब्रह्मज्ञान नको आत्मस्थितीची अवस्था नको किंवा मोक्षाची मुक्तीची भावना सुद्धा मला नको तर मला एकच गोष्ट होऊ दे मी मुक्त होण्यापेक्षा मी भक्त आणि तू देव असेच आपले नाते अखंड टिकव हे गोपिका रमणा तू तुझे सुंदर सगुण रूप मला दाखव मी तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवीन तुझे शोभिवंत मुख पाहून मी तुला आलिंगन देईन माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकेन मला जर काही प्रेमाने विचारशील तर तुला काही एकांतामध्ये प्रेमाच्या गोष्टी सांगेन आणि तुझ्याशी देवा मी गुजगोष्टी करीन तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता या गोष्टीला मात्र उशीर करू नकोस माझे अंतकरण तू समजून घे आणि माझ्यावर कृपा कर मागे शरणागतो तारिले बहुतो म्हणते दिनानाथ तुझ देवा पाहिली अपराध नाही याती कुळू तारीला ज्या गलिका भिल्ली अढळपदी बाळ बैसविला धुरू शिराता सागरू उपमन्या गजेंद्र पशु नाडी जिळचरी भव सिंधू पार उतरिला प्रल्हाद अग्नित राखीला जळातू विषाचे अमृत तुषाणामी पांडवा संकट पडता जड भारी त्यांचा तू काही वारी नारायणा तू का म्हणे तू या नाथाचा नाथ ऐकून या मात शरण आलो देवा तू मागे प्राचीन काळापासून तुला शरण आलेल्या अनेक भक्तांना तारले आहेस म्हणूनच तुला दिनानाथ असे म्हणतात देवा तू जेव्हा अजामीर गणिका शबरी यांना तारले तेव्हा त्यांची सर्व पातके याती कूळ यांचा कधी विचार केला नाहीस ध्रुव बाळाला आढळ पदावर बैसवलेस उपमन्यूला क्षीरसागर दिलास गजेंद्राला वेळेला नकराने धरले होते तेव्हा सुद्धा जलनिधी आणि संसार दुःख निधी या दोन्ही समुद्रातून त्याला तू पार केलेस प्रल्हादाची अग्नीमध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा रक्षण केलेस हिरण्य कशपुने प्रल्हादाला विष पिण्यास दिले तेव्हा तुझ्या नामाने त्या विषाचेच अमृत झाले पांडवांना वनवासाचे आणि कौरवाशी होणाऱ्या युद्धाचे मोठे संकट प्राप्त झाले असताना हे नारायणा तू त्यांचा पक्ष घेतलास आणि त्यांना विजय मिळवून दिलास तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू या सर्व अनाथांचा नाथ आहेस ही कीर्ती ऐकूनच मी तुला शरण आलोय तुझा शरणागत झालो मी अंकित करी माझे हित पांडुरंगाव पतित पावन तुझे वृदावली ते आता सांभाळी माय बापा अनाथांचा नाथ बोलतील संत ऐकून या मात विश्वासलो न करावे निराशो न धरावे उदासू देई याचकास कृपा दानू तुका म्हणे मी तू पातकांची राशी देई पायापाशी ठाव देवा देवा मी तुझ्या स्वाधीन झालेलो आहे आणि तुला शरण आलोय हे पांडुरंगा माझे काहीतरी हित तुम्ही करावे असे मला वाटते देवा तुमची जी पतितांना पावन करण्याची जी कीर्ती आहे ती तू आता नीटपणे सांभाळावीस देवा मला निराश करू नकोस आणि माझी उपेक्षाही करू नकोस हेच मला याचकाला कृपादान दे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी पातकांची राशी आहे हे तर उघडच आहे पण माझ्या पातकांचा विचार न करता तुझ्या पायाजवळ मला आश्रय दे सर्वस्वाचा त्याग तू सदा सोहळा न लिंपे विटाळा अग्नि जायचा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे घडे ज्या उपकार भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगी वसे न बोले गुणदोष नायिके जो कानी वरतो तो जनी जनार्दन तुका म्हणे वर्म जाणीतल्या विन पावे करिता शिन सांदी मांडी ज्याने देह आणि मनाने सर्वस्वचा पूर्णपणे त्याग केलेला आहे तो नेहमीच सोहळा असतो सोहळेपणामध्ये दुसरी काही गोष्ट येत नाही अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही विटाळाने दूषित होत नाही त्या प्रकारचा हा मनुष्य असतो जो खरे बोलतो जो सत्यवादी असतो आणि सत्यवादी राहून संसार करीत असला तरी तो पाण्यातील कमळाप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा जसं पाण्यापासून कमळ अलिप्त असतं त्याप्रमाणे तो माणूस संसारात राहून संसार करीत असून सुद्धा त्यामध्ये आसक्त असत नाही तर त्यापासून अलिप्त असतो निराळा असतो ज्यांना भूतमात्रांची दया येते आणि ज्याच्या हातून भूतांवर उपकार होतो त्यांच्या अंगी आत्मस्थितीचा भाव निर्माण झालेला आहे असे समजावे जो दुसऱ्याचे गुणदोष बोलत नाही किंवा कानाने सुद्धा कधी ऐकत नाही जो जगामध्ये वावरत नाही जनार्दनाप्रमाणे म्हणजे भगवंताप्रमाणे असतो तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचे हे नीट वर्मन जाणून जर घेतले नाही तर उगीच काहीतरी धारण करणे काहींचा त्याग करणे यांचा शीन मात्र व्यर्थपणे होत राहतो धर्म ज्ञान कुळधर्म साधन धर्मे निधान हाती चढे कुळधर्म भक्ती धर्म गती कुळ धर्म विश्रांती पावविल कुळधर्म दया धर्म उपकार कुळ कुळधर्म सार साधनाचे धर्म महत्व कुळ धर्म मानू कुळ धर्म पावन परलोकींचे तुका म्हणे कुळ धर्म दावी देवी देऊ यथाविधी भाव जरी होयो कुळधर्माने वागत असताना ज्ञान होते कुळधर्म हेच एक साधन बनते कुळधर्मानेच जे अपेक्षित आहे ते निदान हाताला सापडते कुळधर्माप्रमाणे भक्ती करता येते कुळधर्माप्रमाणे गती मिळवता येते कुळधर्मानेच विश्रांती सुद्धा मिळवता येते म्हणजे अंतिम मोक्ष सुद्धा प्राप्त करता येतो इतरांवर दया करणे हाच कुळधर्म आहे आणि दुसऱ्यांवर उपकार करणे हाच कुळधर्म आहे कुळधर्म हाच सर्व साधनांचे सार आहे कुळधर्मालाच महत्व आहे आणि कुळधर्मालाच मान आहे आणि कुळधर्म हा परलोकामध्ये सुद्धा पावन करणारा आहे तुकाराम महाराज म्हणतात हा कुलधर्मच आपल्याला देव किंवा देवी दाखवून देऊ शकतो म्हणजे देवाचं दर्शन घडवू शकतो म्हणूनच त्याच्याविषयी ज्याचा जसा भाव असेल त्याप्रमाणेच तो कुलधर्म त्याचं फळ त्याला देत असतो पुण्य परोपकार पाप ते परपिडा हा निक नाही जोडा दुजायासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म हा निक हे वर्म नाही तुझी गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विनमुखथा संतांचा संग स्वर्गवासू स्वर्गवास नर्क तो उदास अनर्गळा तुका म्हणे उघडी आहे हित घात जयाचे उचित करा दुसऱ्यावर उपकार करणे हेच पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा देणे हेच पाप आहे याशिवाय दुसरे पाप पुण्य असे काही नाही सत्याने वागणे हाच खराखुरा धर्म असून असत्याने वागण्याने पापकर्म वाढते याशिवाय दुसरे धर्माचे सार नाही मुखाने एकसारखे प्रभूचे नामस्मरण करणे हीच एक गती आहे आणि देवापासून विनमुख असणे हीच अधोगती आहे संतांच्या संगतीमध्ये असणे हाच स्वर्गवास आहे आणि स्वच्छंदी उदासपणे कसेही राहणे हाच नरक आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे हित आणि अहित कशामध्ये आहे हे स्पष्ट आहे हे पूर्णपणे उघड आहे जे जसे उचित असेल तसे तुम्ही करा न वजे वाया काही ऐकिता हरिकथा आपण करिता वाया न वजे न वजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया न वजे न वजे वाया काही केली आ तीर्थ अथवा का व्रत वाया न वजे न वजे वाया झाले संतांचे दर्शन शुद्ध आचरण वाया न वजे तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे अरे हरी कथा ऐकल्यामुळं काही वाया जाणार नाही देवळात जाऊन जर देवाचे दर्शन घेतले तरी सुद्धा तुमचे काही वाया जाणार नाही देवाची पूजा केली तरी काही वाया जात नाही किंवा एखाद्या तीर्थयात्रेला जर जाता आले किंवा एखाद्या व्रताचे जर आचरण करता आले तरी तुमचे काहीही वाया जाणार नाही साधू संतांचे दर्शन घेतल्यानंतर तुमचे काही वाया जात नाही तुम्ही जर स्वतःचे आचरण शुद्ध ठेवले तरी सुद्धा काही वाया जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये श्रेष्ठ प्रकारचा भाव असो किंवा नसो चांगल्या कामाचे श्रम कधी वाया जात नाहीत झाला तर त्यांच्यापासून लाभच होतो चित्ते धरीन मी पाऊले सकमार सकळ बिढार संपत्तीचे कंठी धरीन मी नाम अमृताची वल्ली होईल राहिली शीतळ तणू पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर सकळागर लावण्याचे करी नांग संग बाळकाचे परी बैसेन तो वरी नुतरी कडी तुका म्हणे हा केला तैसा होयो धरिली म्हणे सोयो विठोबाची ही देवाची सुकुमार असणारी पावले माझ्या हृदयामध्ये मी धारण करीन कारण सर्व प्रकारच्या संपत्तीचे हेच एक आश्रयस्थान आहे आणि हीच खरीखुरी संपत्ती आहे अमृताची वेल असणारे हे श्रीहरीचे नाम हेच मी माझ्या मुखामध्ये सतत धारण करून ठेवीन यामुळे त्रिविध तापानी तापलेला माझा देह अतिशय शीतल होऊन जाईल सर्व प्रकारच्या सौंदर्याची खानच असलेले हे या भगवंताचे सुंदर आणि शोभिवंत मुख मी पाहत बसेन या देवाच्या अंगाशी लढिवाळपणाने मी बालकाप्रमाणे खेळेन मी कौतुकाने त्याच्या कडेवर जाऊन बसेन तो परत खाली उतरणारच नाही तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीहरी आपण ज्या भावाने या हरीला भसतो त्या भावनेने तो आकारास येतो म्हणूनच तर याची संगत माझ्या मनाने धरलेली आहे बाळ पाशी सांगे तान भूक उपायाचे दुःख काय जाणे तया परी करी पाळण हे माझे घेऊन या ओझे सकळ भारू कास या गुण दोषू आनशील मना सर्व नारायणा अपराधी सेवाहीन दिन पातकांची राशी आता विचारिशी काय ऐसे जेने काळे पायी अनुसरले चित्तो निर्धार हे हित झाली ऐसे तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता माझी काही चिंता असो देऊ लहान बालक आपल्या आईजवळ तहानभूक सांगते परंतु त्यासाठी स्वतंत्रपणाने उपाय करण्याचे कष्ट त्याला माहीत नसतात त्याप्रमाणे देवा माझ्या सर्व योगक्षमाचा सर्व भार घेऊन माझे पालन पोषण तू कर हे नारायणा मी सर्व प्रकारे अपराध आहे हे तुला माहीत आहे तर मग माझे गुणदोष तू आपल्या मनात कशाला आणतोस देवा मी कधीही तुझी सेवा केली नाही मी दीन आहे मी पापांची राशी आहे हे सर्व मला मान्य आहे आणि तुलाही ते माहीत आहे असे असताना सुद्धा याचा उद्धार करावा किंवा नाही अशा प्रकारचा तू विचार करीत बसला आहेस की काय ज्यावेळी माझे चित्त तुझ्या पायाला शरण गेले त्याच वेळी माझी अशी खात्री झालेली आहे की माझे कल्याण झालेलेच आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आजपर्यंत पुष्कळांना तारलेले आहे तसेच मला सुद्धा तारण्याची थोडी काळजी घ्या माझी सुद्धा काही थोडी चिंता करा जीवना वाचून तळमळे मासा प्रकार हा तैसा होतो जीवा म सापडे झाली भूमिगत धनु सरपडी मन तयापरी मातेचा वियोग झाली आहो बाळा हा तो कळवळा जाणा देवा सांगावी ते किती तुम्हाशी प्रकारू सकळांचे सार पाय दावी याची चिंते माझा करपला भीतर का नेनो विसर पडिला माझा तू का म्हणे तू हे जानशी सकळ यावरी कृपाळ होई देवा अरे मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तळमळतो तसलाच प्रकार माझ्या जीवाचा झाला आहे एखाद्या धनलोभी माणसाचे जमिनीत पुरून ठेवलेलं धन त्याला जर कालांतराने सापडले नाही तर त्याचे मन जसे तळमळत राहते किंवा बाळाला त्याच्या आईचा जर वियोग झाला तर त्या बाळाचे चित्त जसे आई विना तळमळते त्याप्रमाणेच माझे चित्त तुझ्यासाठी तळमळते आहे तरी हे देवा ही माझी तळमळ तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला किती म्हणून मी सांगू मला तुमचे पाय दाखवा ना तुम्ही मला केव्हा दर्शन देणार याच्या का चिंतेने माझे हृदय भाजून करपून निघाले आहे तुम्हाला माझा का बरे विसर पडला मला हे काही कळेनसं झाले तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझा सर्व प्रकार जाणताच आहात आता यानंतर तरी माझ्यावर कृपाळ व्हा शरण आले त्याशी दावीजी पाठी ऐका जग जेठी विज्ञापना आळवी तयाशी उत्तर झडकरी द्यावे परिसाहारी विज्ञापना गांजली यांचे करावे धावणे विनंती नारायणे परिसावी भागली याचा होई रे विसावा परिसावी केशवा विज्ञापना अंकिताचा भार वागवावा माथा परिसावी अनंता विज्ञापना तुका म्हणी आम्हा विसरावे ना देवा परिसावी केशवा विज्ञापना हे देवा तुला जे शरण आले आहेत त्यांच्याकडे तू पाठ फिरवू नकोस त्यांची कधी उपेक्षा करू नकोस हे जगजेठी ही माझी विनंती तू ऐक जे हाक मारतात त्यांना चटकन उत्तर देत जा जे दुखाने गांजलेले आहेत त्यांच्याकडे धावत जा जे कोणी संसारामध्ये थकलेले भागलेले आहेत त्यांची तू विश्रांती हो आज्ञाधारक भक्तांच्या योगक्षेमाचा भार तू आपल्या डोक्यावर घे तुकाराम महाराज म्हणतात की देवा आम्हा भक्तांना कधीही तू विसरू नकोस ही माझी तुला पुन्हा पुन्हा विनंती आहे हो ना मापुशे शिनले भागले तुझ विन उगले पांडुरंगा हो ना पाशी आम्ही सांगावे सुख दुःख कोण तान भुक निवारिल कोण या तापाचा करील परिहारू उतरिल पार कोण दुजा कोण आपे इच्छेचे मागावे भातुके कोण कवतुके बुझाविलो कोणावरी आम्ही करावी हे सत्ता होईल साहता कोण दुजा तुका म्हणी आगा स्वामी सर्व जाणा दंडवत चरणा तुमच्या देवा देवा आम्ही शिनलेलो आहोत भागलेला आहोत त्रासून गेलोय अशा वेळी हे पांडुरंगा तुझ्याशिवाय आमची चौकशी प्रेमाने दुसरे कोण करणार आहे देवा आम्ही आमच्या मनाचे सुखदुःख कुणापशी बोलावे माझी तहानभूक कोण बरे निवारण करील हा जो मला रात्रंदिवस त्रिविध ताप झालेला आहे तो तुझ्याशिवाय कोण दूर करेल माझ्या मनावरचे हे ओझे कोण दूर सारणार आहे माझ्या इच्छेला जे येईल तो खाऊ मी कुणाजवळ मागू आणि असा हट्ट केल्यानंतर कौतुकाने प्रेमाने माझी समजूत तरी तुझ्याशिवाय दुसरा कोण काढणार आहे आम्ही प्रेमाने आणि हक्काने कुणावर सत्ता गाजवावी आमचा हा त्रास सहन करणारा दुसरा कोण आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तूच माझा स्वामी आहेस आणि तूच सर्व काही जाणणाराही आहेस असे आम्ही मानतो आहोत हे नारायणा भगवंता तुमच्या चरणावर माझे दंडवत आहे तेव्हा झाले पोट बैसलो पंगते आता मामुक्ती पांग काही धावा केला आता येई ओ धावून येथे काही करणे न लगे संदेह गायनाचा आता कोठे उरला काळू आनंदे सकळ भरी आले देवाच्या सख्यत्वे विषमासी ठावू मध्ये कोठे वावू राहू सके तेव्हा झाली अवघी बाधा वाता हातू प्रेम हृदयात प्रवेशले तुका म्हणी आम्ही भर बसा देव कोठे दासा मोकली तू मी आता देवाबरोबर देवाच्या पंक्तीला बसलो आहे तेव्हा माझे पोट भरून आल्यामुळे मी पूर्णपणे संतुष्ट झालोय आता आम्हाला मुक्तीची इच्छा कुठली असणार मी आता त्याचा धावा करताच तो धावून येईल याविषयी माझ्या मनामध्ये संदेह नाही आता त्याचे गायन करून आणि त्याचे गुणवर्णन करण्याची वेळ राहिलेली नाही कारण सर्वच काही याच्या प्रेमानंदाने भरून गेलेले आहे देवाच्या मैत्रीमध्ये विषम भावनेला किंवा संकटाला जागा नसते कारण मध्ये कुठे रिकामी जागा असतच नाही या भगवंताचे प्रेम जेव्हा माझ्या हृदयामध्ये प्रवेश करू लागते तेव्हा सर्व कामादी शत्रूंची वाताहत होऊन जाते आणि सर्व दुष्ट वासनांचा घात होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या देवास भरवशाने जिंकलेले आहे असा माझा विश्वास आहे कारण आपल्या दासाला देव कधी सोडून देईल असे कधी होत नाही तरी कापवाडी गरजते पुराणी असता नारायण शक्तीहीन कीर्तीविन नाही नामाचा डांगोरा हेर काय इतरा वाणित तरीच म्हणा तू आहे चिरंजीव केली याचा जीव सुखी गुणू सांगले पण हे निरुपमतांगी बाणले श्रीरंगी म्हणगुणी तरीच हात थोरू सांगितले करी अभिमान हरी पाशी नाही तू का म्हणी तरी करीत याची सेवा देवापाशी हेवा नाही कुडी या देवाचे पवाडे पुराणे गरजून सांगतात गरजून गातात आणि जर हा नारायण खरोखर शक्तीही नसता म्हणजे दुर्बल असता तर पुराणाने याची कीर्ती गायलीच नसती आणि कीर्तीशिवाय याच्या नामाचा डांगोरा जो झालेला आहे तो झाला नसता देवाची कीर्ती आणि देवाच्या नामाचा डांगोरा सर्व पुराणाने गायलेला आहे त्याचं कारण असं की देव हा खरोखर शक्ती संपन्न आहे बलसंपन्न आहे त्याला सर्व काही शक्य आहे म्हणूनच पुराण त्याची कीर्ती वाखानतात ही पुराण इतरांची कीर्ती का बरे वाखानीत नाहीत कारण त्यांच्याकडे शक्ती नसते देवा तुम्ही या जीवाला जर सुखी केलेत तरच तो चिरंजीव आहे असे म्हणता येईल या श्रीहरीच्या अंगी जो चांगुलपणा आहे तो इतका आहे की त्याला उपमा सुद्धा देता येत नाही या भगवंताच्या अंगामध्ये हा चांगलपणा पूर्णपणे बांधलेला आहे या भगवंतापाशी कसलाच अभिमान नाही आणि तो थोर असल्याचे सांगितले जाते तुकाराम महाराज म्हणतात या देवाजवळ कधी कुणाची वाईट हाव नसते म्हणूनच सर्व लोक त्याची सेवा करीत राहतात अविट हे शिरो कथा माऊली सेविती सेविली वैष्णवजनी अमृत राहिली लाजुने माघारी चतुर्भज होती देवायसी सर्व सुखी तया मुहोरती ठाया जेथे दाटनिया वैष्णवांची निर्गुण हे सोंगो धरिले गुणवंतू धरून या पितो गायनाचे तुका म्हणे केली साधने गाळणी सुलभ कीर्तनी होऊन ठेला या देवाच्या कथा माऊलीचे दूध अतिशय अविट आहे कधीही न विटणारे आहे त्याचा कधीही कंटाळा येत नाही आणि याचं सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवजनांनी संतांनी केलेलं आहे या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृत सुद्धा लाजेने माघारी फिरून जाते या हरिकथेच्या रसानं अनेकांना थोर प्रकारचा ब्रमानंद झालेला आहे जे कोणी पातके आहेत ते संतांच्या पवित्र पंगतीस या हरिकथेच्या वेळेला बसतात आणि पावन होऊन जातात या कथेच्या अमृताने ते सुद्धा देवाप्रमाणे चतुर्भुष होतात ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी जमलेली असते त्या ठिकाणी सर्व प्रकारची सुखे मोहरली जातात या निर्गुण अशा श्रीहरीने कथेच्या रसाच्या वेळेला गुणवान असे रूप धारण केलेले असते तो मोठ्या प्रेमाने स्वतःच नृत्य करतो आणि गाऊ लागतो तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनांना वगळून त्यांची चाळणी करून ती साधनं निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ आणि खात्रीच केलेलं आहे याच सुखामध्ये मी तृप्त होऊन गेलो आहे संसार सोहळे भोगिता कळू भक्ता त्याचे बळ विठोबाचे भय चिंता धातू न मानिती मनी भक्ता चक्र पाणी सांभाळितू पाप पुण्य त्यांचे न धरू शके अंगू भक्ताशी श्रीरंगो सर्व भावी नवती ते मुक्त आवडे संसारू देव भक्ता भार सर्व वाही तुका म्हणे देव भक्ता वेळा येतो भक्त ते निश्चिंतो त्याची आले संसार सुखाचे सर्व सोहळे अलिप्तपणाने भोगणारे जे कोणी भक्त आहेत अशांना त्या विठोबाचे सहाय्य नेहमीच होते हा चक्रपाणी श्रीकृष्ण त्यांचा सांभाळ करतो आणि त्यांना भय चिंता किंवा धाक यांची कधीही बाधा होत नाही सर्व भक्त एका त्या श्रीरंगाच्या नावाने रंगून गेलेले असतात त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधी सुद्धा होऊ शकत नाही त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही आणि पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेऊन संसार करावा आणि या भक्ती सुखामध्ये रंगून जावे रमून जावे अशी त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण होते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वर वाहत असतो तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा हा देव आपल्या भक्तांचा कैवारी आहे असे त्यांना वाटत असल्यामुळे ते भगवंतावर सर्व भार अर्पण करून पूर्णपणे निश्चिंत असतात देवाशी अवतार भक्ताशी संसारू दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाची अंगी देवत्यांच्या संगे सुखभोगी देवे भक्तारूप दिलास हे आकारू भक्ती त्याचा पार वाखानिला एका अंगी दोन्ही झाली ही निर्माणू देवभक्तपण भक्तपण स्वामी सेवा तुका म्हणे येथे नाही भिन्न भाऊ भक्त तोची देव देव भक्त देवाने भक्तांच्यासाठी अनेक अवतार घेतले आणि भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत देवामुळेच भक्तांना सर्व सुखाचे सोहळे उपभोगता येतात आणि देव सुद्धा त्या भक्ताच्या संगतीमध्ये सुखी होऊन जातो या देवाने आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप आणि आकार दिलेले आहेत आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला आहे वाढवलेला आहे परब्रह्माच्या एकाच अंगात दोन भाव निर्माण झाले एक देव आणि दुसरा भक्त एक स्वामी आणि दुसरा सेवक अशा दोन भावाने ते परब्रह्म व्यक्त रूपाला आलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या मूळ रूपामध्ये मुळात भेद नाही किंवा देव आणि भक्त यांच्यामध्येही भेद नाही भक्त हाच देव असतो आणि देव हाच भक्त असतो त्यांच्यामध्ये पूर्णपणे एकरूपता असते कुंभरती गायी तयाकडे कानू कैवल्य निधान देऊनी ठाकी गोपाळांची पूजा उच्चिष्ट कवळी तेने वनमाळी सुखावला चोरोनिया खाई दूध दही लोणी भावे चक्र पाणी गोविला तू निष्काम तू झाला कामाशी लंपटू गोपिकांची वाटू पाहत बैसे जगदानी इच्छी तुळसी कदळू भावाचा सकळ विकिला तू तू का म्हणे हेचे चैतन्य सावळे व्यापुने निराळे राहिलेसे जो मोठ्या प्रेमाने देवाचे गुणगान गातो आणि देवाच्या नावाने हुंबरतो त्याच्याकडे कान देऊन हा कैवल्याचा पुतळा कैवल्य निधान भगवान श्रीहरी उभा राहिलेला असतो त्या गोपाळांनी केलेली पूजा मोठ्या प्रेमाने तो घेतो आणि त्यांचे उष्टे सुद्धा ग्रहण करतो त्यांच्यामध्येच हा वनमाळी सुखावून जातो गोपाळांचे दही दूध लोणी हा चोरून खातो आणि त्यांच्या भावभक्तीमध्ये हा गुंतलेला असतो गोपिकांविषयी हा प्रेमासक्त असून सुद्धा निष्काम आहे आणि त्यांची वाट पाहण्यातच त्याला मोठे सुख वाटत असते सर्व जगामधील सर्व लोकांना आपल्या कृपेचे दान देणारा हा भगवंत एका तुळशीच्या पानाची इच्छा करतो आणि भक्तांच्या भावास अशा प्रकारे जणू विकलेलाच आहे तुकाराम महाराज म्हणतात असे हे सावळे चैतन्य सर्व विश्व व्यापून आपण पुन्हा वेगळे निराळे राहिलेले आहे समर्थाशी नाही वर्णावर्ण भेदू सामग्री ते सर्व सिद्ध घरी आदराची ठाई बहुच आदरू मागितले फारो तेथे वाढी न म्हणे सोयीरा सुरध आवश्यक राजा निरंक सारी खाची भाव देखे तेथे करी लडबडू जडा राखे जडू निराळीची कोणी न विसंभी याचकाचा ठाऊ विनवणी देव शंका फेडी तुका म्हणी पोट भरून उरवी झाले आईचे दावी अनुभवी जो समर्थ आहे त्या समर्थच्या घरी हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असा वर्णावर्ण भेद कधी नसतो त्याच्या घरची सर्व सामग्री सर्वांसाठी सिद्ध असते आणि खुली असते ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी आदर असतो त्याचा आदर मग देव सुद्धा करतो आणि त्यामुळे भक्त जेवढे मागतील त्याच्यापेक्षाही तो भक्तांना जास्त देतो त्यावेळी हा माझा सोयरा आहे हा माझा मित्र हा राजा आहे हा भिकारी आहे हा रंक आहे असा भेदाभेद देव कधी करीत नाही ज्या ठिकाणी भक्तांचा शुद्ध भाव त्याला दिसून येतो तेथेच हा देव सुद्धा फार लुडबुड करून त्याला जड अशा या संसाराच्या उपाधीपासून वेगळे करतो त्याचं सर्व प्रकारचं ओझं कमी करतो कोणत्याही याचक भक्ताकडे हा कधी सुद्धा दुर्लक्ष करीत नाही त्याची शंका समजावून घेतो आणि त्याची सर्व इच्छा पूर्ण करतो सर्वाचे पोट भरले आहे की अन्न उरले आहे सर्वजण जेवून तृप्त झाले आहेत का असे स्वानुभवाने हा जाणतो आणि भक्तांनाही त्याचा असाच अनुभव येतो बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य प्रकल्पा अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीशवा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद